<coughs> बिगर यत्तेपासून ते मॅट्रिक होईपर्यंत माझं सारं आयुष्य मोठ्या हालाखीत गेलं आपण मला वाटतं अगोदर हल्ली त्या नव्या पिढीला बिगर यत्ता म्हणजे काय ते सांगायला पाहिजे कारण काय झालं परवा एका लहान मुलाला मी विचारलं काय बाळा कितवीत आहेस तो काय ते केजी केजी केजी वगैरे म्हणाला म्हणजे हल्ली पोरं शाळेत वजनावर घेतात ते मला माहितीच मला तर खरंच त्या पोराचा हेवा वाटला आमच्या वेळी जर तसं काही असतं तर मग बिगरी पहिली दुसरी बिसरी सगळी संकट टाळून मी माझ्या तत्कालीन वजनाच्या हिशोबात देखील चौथीत जाऊन एकदम बसलो असतो कारण तसा मी लहानपणापासून चांगलं वजन राखून सांगायची गोष्ट म्हणजे त्या बिगर पासून ते मॅट्रिक पर्यंत माझ्या प्रवासाला खडतर याशिवाय दुसरं कुठलंही विशेषणच मला सुचत म्हणजे तशी माझी काही अगदी म्युन्सिपाल्टीच्या बिळाखाली बसून अभ्यास करण्यासारखी परिस्थिती नव्हती पण तशी असते तर एव्हाना साधा माणसासारखा माणूस व्हायच्या वेळी चरित्र नायक वगैरे झालो असतो बाकी या सगळ्या चरित्र नायकांना म्युन्सिपाल्टीच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये वाचायला दिसत कसं होतं कोण झाले बाबा काही काय असे ना पण मला कधी वारावर जेवावं वगैरे लागलं नाही माधुकरी मागावी लागली नाही आई जेवू घालत होती बापाने सुद्धा काही भीक वगैरे मागण्याची परवानगी मागायचा प्रसंग आणला नाही वर्षाकडे दोन चार तुमानी नंतर पैरणी वगैरे सगळं काही मिळायचं अहो सणासुदीसाठी म्हणून ठेवलेली एक ठेवलीतली हाफ पॅन्ट देखील होती चांगली नवी भिकबारी कानात घालून मुंज लागण्या इतक्या सुखवस्तू कुटुंबात माझा जन्म झाला त्या भिकबाळीवरून आठवलं हा अलंकार कान कानपिळाच्या जागेवरून कायमचा उठला याचं मला अतिशय मोठं अगदी सुख आहे मोठं समाधान आहे भिकबाळी सतत कान चुळून घ्यायची सालंकृत शिक्षा ज्यांनी कोणी भोगली असेल त्यालाच माझ्या या समाधानाच्या सुस्कारामध्ये काय एकूण विश्वास तेवढा मोठा आहे हे लक्षात येईल वास्तविक की चांगली सोन्या मोत्याने मांडलेली बाई तिला भिकबाळी करायची डोळे कोणाला लगेच मला वाटतं एखाद्या कुठल्या तरी भिक्षेत सोनाराने हा अलंकार शोधून काढलेला असा आणि जुने कवी जसे कवितेच्या शेवटी आपलं नाव जोडून देतात ना तुका म्हणे नामा म्हणे वगैरे तसं या बाईला त्यांनी आपलं नाव जोडून दिलेलं असं असो ते सांगायची गोष्ट काय चांगली झरीची टोपी होती परंपरेने चालत आलेला असा एक मखमलीचा सूट होता म्हणजे आधी तो मामाचा होता म्हणजे मोठ्या मामाचा तिथून त्याच्याकडे तिथून असा येते आमच्यापर्यंत तो आलेला होता मग तसं काहीही कमी नव्हतं पण बालपण सुखात गेलं असं म्हणताना मात्र माझी जी अडखळली माझ्या या तथाकथित रम्य बालपणाला तडा मारायच्या श्रेयाचे पहिले मानकरी म्हणजे दामणे मास्तर हे नाव धारण करणारे कर्दन काळ आमच्या मुंबईच्या रामा लोकांची एक सवय त्यानं कुठेही मांजर दिसलं की जे काही हातात असेल ते फेकून त्याला मारतात या मांजराच्या बाबतीमध्ये रामा लोकांचं जे धोरण तेच पोरांच्या बाबतीमध्ये आमच्या दामले मास्तरांचं <laughs> या विभूतीचं चित्र भरपूर हिरवा रंग हाताशी असल्याशिवाय काढणं शक्यच नाही ते रोजच्या दाढीबरोबर रोज गोटाई करून घेत असेल कारण घाम पुसायला टोपी काढली की ते डोक्याचं एरंडीचं ते हिरवं पान आणि तो हिरवा गोटा हे दोन्ही रंग मिसळून जायचे अगदी एकमेक दाढी अगदी हिरवी गा डोळे तर इतके हिरवे होते की पुढे तर आम्हाला एका कवितेमध्ये नानांचे हिरवे डोळे असे ओळाल्यावर माझ्या डोळ्यापुढे दामले मास्तर उभे राहिले बरोबर जरा एवढ्यानी भागलं नाही म्हणून हिरव्या रंगाचा डगला घाल हातात हिरवा गार असा चिंचेचा फोक असे छडी म्हणजे उजव्या हाताला लांब लचक असं हिरवं बोट फुटल्यासारखी ती छडी त्यांच्या हातात सदैव आहे मला वाटतं सकाळच्या दुधवाला दुधाबरोबर त्यांना एक एक चिंचेचा फोकही आणून देतात या सगळ्याच्या जोडीला बाकीच्या सगळ्या हिरव्या रंगाला अत्यंत फिकट पाडणार फिक्क म्हणजे फिकं पाडणार असा अत्यंत हिरवट बोल आपल्या ताब्यात चार घरची पोरं आलेली आहेत ती केवळ चिंचेच्या फोकानी फोडून काढण्यासाठीच पाठवता येतात अशीच काहीतरी त्यांनी मास्तर झाल्या दिवसापासून स्वतःची समजूत केलेली असेल हा गुरु हा गुरु पहिली चार वर्ष अनिष्ट होऊन माझ्या राशीला बसला त्या काळात प्रत्येक वर्गाला स्वतंत्र खुली स्वतंत्र मास्टर आजची चैन परवडण्यासाठी नव्हती पाचव्या जॉर्ज बादशाच्या कडक पहाऱ्याखाली एका तबेल्यावाच्या जागेमध्ये आमची साळा भरायची एका वर्गाला दोन दोन बाकडी पुरत असत भिंतीवरच बिगारी असता पहिली इयत्ता दुसरी इयत्ता तिसरी इयत्ता वगैरे लिहिलेलं असायचं फक्त चौथीच्या वर्गाला स्वतंत्र ओसरी असायची आणि तिथे निराय मास्तर हे तीन वर्ग जे होते आणि बिगरी धरली तर चार हे दामणे मास्तर एकटे हाकीत असत दामणे मास्तर म्हणजे असे चौफेर शिकवायचे चौफेर म्हणजे तोंडाने दुसऱ्या इयत्तेला हिशे हाताने पहिल्या वर्गातल्या कुठल्या तरी मुलाच्या विधात्याने केवळ शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावरून छडी उमटवण्याचा कार्यक्रम तेवढ्याच तिसऱ्या व्यक्तीला काहीतरी शुद्ध खाली आणि हे चालू असताना एखाद्या मुलाने धरलेले अंगठे सोडले की बघतोय हा वाचा आणि मधूनच तपकी ओढली ह्या सगळ्या क्रिया म्हणजे जोडी जोडीने चालायची बिगरी पहिली दुसरी तिसरी असे चारी वर्ग ते एका जबरदस्त तोंडाच्या सामर्थ्यावरती हसत त्यांच्या बोलण्याचा कुठला भाग कुठल्या वर्गासाठी आहे हे आम्हाला शोधून काढावं लागेल म्हणजे एका हौदाला हणम्या सोडून काढी दोन तोट्या आहेत त्यातली अरे तुझ्या बापान दीर्घ काढली होती तरी तिखटातली ती हा ती रस शंभर वेळाला तिखट एका तोटीतून जण्या पुढे हातकर पुढे तुम्ही पाट्या पाडणार आहे हा गोंद्या कांगर त्याचा पाणी सोडले तर कावळे परकरात लपून काय खाती पस्तीस मिनिटे तो डुक्कर काढवाशी बोलतोय बघतोय मी हा वीस सेकंदात रिकामा होतो दुसरा न सोडला तर हे रेड्या बरं बरं वाटत नाडी काय चोखताय बाप उपाशी घालतो का तुझा तर दोन तास पंचेचाळीस मिनिटे अरे अरे अरे हे शुद्ध लेखन काढलंय का पाठीवर पुन्हा का आज वागळ्यांचा नाही रे आला हा कसा आगले काही नको झालं त्याच्या घरी आणायला हा कुठले सगळे मर्तिकाला निघाले जायचे तर तो हाऊद दोन तास पंचेचाळीस मिनिटे आणि दहा सेकंदात भरतो त्या सगळ्या गुंत्यातून गणित घेणारा वर्ग गणित टिपून घ्यायचा रेड्याला बरोबर आपल्याला हात मारली हात पुढे करायचं समन झालेला आरोपी त्या हातावर बजावून घेऊन काकेट घालून आपल्या जागेवर कुणी अंगठे धरले दोन पाच जण बाकावर उभे आहेत आणि कोणतरी मानवी कळवून रडतोय कोणी भिंतीकडे तोंड करून उभा केलेला आहे आणि बाकीची प्रजा भेदरलेल्या डोळ्यांनी या सुलतानाचे हुकूम पाळीत शेवटल्या घंटेची वाट बघत बसली आहे कुठल्याही सर्वदय माणसाचं अंतकरण भरून यावा असे दृश्य दामले मास्तर चुकून सुद्धा आजारी पडत नसते अ चौथीचे सोळंकर मास्तर मधून मधून आजारी वगैरे पडायचे त्यांच्या वर्गातल्या मुलांना गोष्टी सांगून हसवायचे गाणी बिणी म्हणायचे आम्ही या सुरुवातीच्या जगतांचे कष्ट शेवटी सोळंकर मास्तरांच्या वर्गात जायला मिळणार म्हणून सोसत होतो पण नशीब हे आपल्या मनाप्रमाणे वागत नाही हा धडा आम्हाला फार लहानपणी मिळाला आणि चौथीच्या वर्गात आम्ही गेल्यावर दामले मास्तरांची तिथे बदल आणि पहिल्याचं गाणी मांडणारे गोष्टी सांगणारे मास्तर खालच्या वर्गात शालेय जीवनामध्ये गणित भाषा इतिहास भूगोल ड्रॉइंग आणि व्यायाम हे षड्रिपू त्यातला गणित हा बलाढ्य मला सगळेच होते म्हणजे त्याच्याकडे कुठल्याही एका विषयात मी गचकलो विचकलो नाही पण कुणाशी खास मैत्री वगैरे जमवली नाही म्हणजे एखाद्या दुबळ्या राष्ट्राने सगळ्यांशी मित्रभाव ठेवून वगैरे असावं तसलंच आमचं धोरण होतं पण या सगळ्या विषयांची माझ्या बालपणाला म्हणजे आधी वाळवी लागलेली होती <laughs> रात्रंदिवस ती माझं बाल्य पोखरीत होती अहो मी पाढे घडाघड म्हणायचं आपण घाबरून <laughs> त्यातल्या तेरा सतरा एकोणीस या पाड्याने मी अजून सुद्धा घाबरतो या सगळ्या संकटातून सुटत सुटत सुटत विसाच्या का तिसाच्या पाड्यावर आलो की आपल्या पोटात एक लहानचं भांड आहे त्याच्यात जीव नावाची वस्तू पडल्यानंतर गार वाटतं अनुभव घेतलेला मॅट्रिक नावाच्या एका जीवावरच्या दुखण्यातून उठल्यानंतर पुन्हा माझ्या वाट्याला कधी तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस कधी चुकून सुद्धा आलेले नाही पाऊल की सवाय की दीड की अक्कर की औटकी की याची प्रत्येक गतजन्मेची चेटकी आहे याचा माझा आधी निष्ठांत विश्वास होतो चेटक्या लहान पोरं पळवतात म्हणे अहो या चेटक्याने माझं बाल्यच पळवलं दामने मास्तरना बाल्य बिल्य काही आलंच नस माझ्या वर्गातील आजच्या वायंगणकर म्हणून होता त्याने मला हळूच सांगितलं तुला ठाऊक आहे का ते आहेत ना ते ते खरं म्हणजे हरणटोळ आहेत साप साप अरे ते खरं हरणटोळ आहे सकाळी मास्तरचं सोंग घेऊन येतात रात्री पुन्हा साप ते साप सगळी पोरं हळूच दाबले असताना कारण तो एक हिरवा गार सापणे माणसाच्या टाळूचा आवाज घेतो दामले मास्तरनी आमच्या चिमुकल्या डोक्याची तीच दुर्दशा चालवलेली होती पाढे हिशेब आणि गणित ही त्याची म्हणजे आवडती हत्यार आम्हाला डोक्याबरोबरच डोळे बिघडवणार एक गोखल्यांचा अंक गणित असेल बारीक टायपात छापलेला इतकं कुरूप पुस्तक त्यानंतर मी पुन्हा कधीही पाहिलं अहो गणितवाले गोखले हेच ते गोपाळकृष्ण गोखले हे कळल्यानंतर त्यानंतरच्या सगळ्या पिढ्या त्यांना सोडून महात्मा गांधींच्या मागे का गेल्या अलीकडेच मी एक अलीकडेच मी गणिताचं पुस्तक वाचलं गणिताचं आधी ते गणिताचं पुस्तक आहे याच्यावर माझा विश्वासच बसेल गणिताच्या पुस्तकात चित्र माझ्या नाचलेल्या बाळपणी ड्रॉइंगच्या पुस्तकात सुद्धा ज्या रेघोट्या होत्या ना त्याला चित्र म्हणणं म्हणजे जीवावर अहो आमच्या भूगोलाच्या पुस्तकात भूगोलाच्या बरं का राजाबाई टावर आणि वसईचा पूल हे एकच चित्र खाली निर्णय मस्तूर म्हणजे असा राजाबाई टावर असा आडवा केला गणिताच्या पुस्तकात मी चित्र पाहून ना महाराज राहते खरं सांगतो माझं ते गोखल्यांचं गणित आठवलं आणि बडबडू ना गोखल्यांच्या गणितामध्ये बाळे लिला होती तुझ्यासाठी कर्णभूषणे आणली वगैरे थोडासा वात्सल्यपूर्ण मजकूर बघायला तर बाकीचं सगळं पुस्तक म्हणजे फुटके आणि गळके हाऊस त्या भिंतीवर चढणाऱ्या पाली एक फूट वर जा अर्धा फूट खाली त्यानंतर अ ब आणि क नावाचे एक नंबरचे काम चुकार मजू असल्या दुर्गंधीने भरलेलं असेल हे चित्रमय गणित पाहून तर मला आधी धक्का बस आणि या नव्या गणितातलं आहोत काय काय गणित सुद्धा घातलं तर काय सुंदर भाषेत तुम्हाला सांगतो वा वा काय गोड शब्द बाळानं आमच्या वेळी हा शब्द शाळेत मोठ्याने उच्चारायची सरकारी शाळा खात्याला बंदी होती आम्हाला बालपण वगैरे का नाही आणि इथे बाळानं तुम्हाला चॉकलेट आवडते ना अरविंदच्या वाढदिवसाला त्याच्या आईने शंभर चॉकलेटे आणली होती गोडगोड चॉकलेटे सुंदर सुंदर चॉकलेट तुम्ही चांद्या जमवताना त्याच चांदेरी पुढला मस्त मला एकतर बाळ या शब्दाप्रमाणे आमच्या काळामध्ये वाढदिवस हा शब्द सुद्धा अजिबात नव्हता नवीन वर्ष लागायची घोषणा ही फक्त घोडा नऊ वर्षाचा झाला तरी लोळतो का कसा काढवा या शब्दामध्ये व्हायचं फक्त गाढवाचे लाखा मारायचा अधिकार मात्र घोषणा करणाऱ्यांच्या स्वाधीन आता तिथे वाढदिवसच तिथे कुठल्या चांगल्याची चॉकलेट तर काय आम्ही कसे खाली आता चाक्या आणि मुख्य खाद्य म्हणजे छड्या गणिताचं जाऊ दे नसतं एकेकाच्या नशिबात निदान कविता तरी पण दामले मास्तरांच्या हिरव्या रंगाच्या प्रेमामध्ये पूर्वजन्मीच्या त्या टोळाप्रमाणे इस्लामच्या हिरव्या प्रेमाने पेटलेला औरंगजेबाचा काहीतरी एक अंश असावा कवितेला चाल लावणं हे त्यांना अजिबात मंजूरच नव्हतं अहो काय सांगू तुम्हाला आम्हाला एक छान कविता बरं का देवाजीने करुणा केली भाते पिकुली पिवळी झाली आहा काय दामले मास्तर म्हणायचे ते देवाजीने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली ऐकून ती हिरवी भाते देखील पिवळी झाली आमच्याकडे शाळा तपासायला आणि परीक्षा वगैरे घ्यायला डिपोटी येते डिपोटी पगडी बिगडी घालून असे त्यांच्या पुढे दामले मास्तरांच्या घराण्यात शिकलेल्या आम्हा सगळ्या बालगंधर्वांचं गाणं सुरू झालं ते काय विचारलं वा वा वा वा म्हणजे विचार करायला आल्यावर प्रार्थना हे एकदा सुरू झालं की त्या बिचारा दिपोटीच्या पगडीच्या गिरमिळ्या देखील कलंक मतीचा झडल्या झाल्या घडत त्यातलं फक्त विषया सर्वथा नावडो हे आम्हाला अगदी खरं वाटत शाळेला काही लोक कोंडवाडा म्हणतात कोंडवाडा आमचा कोंडवाडा नव्हता कसाई खाना होता खाना तीन वर्ग मिळून तीस चाळीस कोकर आणि दामले मास्टर नावाचे कसाई त्यावेळेस शाळा खातं देखील काय खाऊनचे गणित भूगोल इतिहास पुस्तकं लिहित होतं देव झाले एकट्या दामले मास्तरनं काय दोष द्यायचा अनेकांच्या सूर्या आमच्या कोवळ्या मानेवरून फिरलेल्या आहेत त्या काळात त्या सामुदायिक तत्कालीन आई बापू आणि जे पाहुणे यायचे पंक्तीला ते ते मोठ्या हौसेने भाग घ्यायचे कारण शाळेत खाल्लेला मार्क आखेत दडवून ठेवावा लागायचा घरी तो दिसला की पुन्हा तिथे समाचार माझं बालजीवन होरपून टाकण्याची पहिली जबाबदारी दामणे मास्तरांनी घेतली आणि नंतर अनेक मास्तरांनी त्यांना हातभार लावला भाषा हा माझा अत्यंत आवडीचा विषय मागल्या बाकावर बसून ती सारखी आहे मला अनावर मोह होत शाळेत खाल्लेल्या एकूण मारापैकी मी तीन चतुर्थांश मार हा वर्गात बोलण्याबद्दल खाल्लेला आहे आमच्या काळामध्ये सगळ्या शाळांचं बोधचिन्ह एकच होतं गप्प बसा नाही तसं लिहिलेलं असं नाही ज्ञानेनं सदृशम प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप काय निर्वाह प्रतिपन्न वगैरे वगैरे महामनुस्मर युद्धच काय वाटतं ते नाही पण सगळ्याचा अर्थ मात्र गप्प बसा शाळेचा पहिला दिवस मला आठवतो अहो कैदी किती निर्डावला तरी गजा आटचा तुरुंगाच्या त्याचा पहिला प्रवेश त्याला कसा काय नाही मग मुलांना डबे भरून देऊन त्याने छान कपडे बिडे चढून त्यांचं भांगमेन काढून शाळेत पोचवणाऱ्या आया त्यावेळेला जन्माला यायच्या होत्या त्यावेळी म्हणजे आसपासच्या चार पोरांच्या घोळक्यामध्ये आपलं कार्टे ढकललं ते वाहत वाहत वाहत जाऊन आपोआप शाळेला लागायचं कधीतरी ते शाळेत जातं याचं त्या जन्मदात्याला स्मरण होत असते मग कधीतरी तीन चार वर्षातून एखाद्या बापच मुलाला विचारायचा काय रे किती तास रे गधड्या तिसरी गधडा सांगित मास्तरांचे त्याकडे गुरुजी झालेले नव्हते तसेच आई बापांचे सुद्धा पालक झालेले नव्हते पालक ही आमच्या भाजी होती हो. वर्गात देखील मास्तर पालकाचा उल्लेख बाप मेला काय तुला निर्मळपणाने करायचं एकूण स्वच्छ आणि साधा जमाना होता शाळेमध्ये बापाने येणं हे बाप मुलगा आणि मास्तर या तिघांनाही रुचत नाही परस्परांचे संबंध संपूर्ण तिरस्कारावरच आधारलेले होते चुकून जरी वडिलांनी मुलाच्या प्रगतीची पृच्छा करणारी चिठ्ठी पाठवली हे मास्तर सांगायचे तुझ्या बापाला सांग म्हणा आम्ही हजामती करत नाही इथे आश्चर्य म्हणजे या वाक्याचा वर्गाच्या न्हाव्याच्या मुलाला देखील राग यायचा आता हेडमास्टरांचे मुख्याध्यापक वगैरे झाल्यापासून त्यांच्या आणि पालकांचे मेळावे मिळावे भरतात पण पूर्वी या दोन्ही शत्रूंची निरनिराळ्या आघाड्यांच्यावरची लढाई करावी लागायची आणि मार हा निमूटपणाने खाल्लाच पाहिजे असं दंड मास्तरांनी छडी मारल्या की जर रडाबिडावं असं वाटलं तर मोकळेपणाने रडता येत नसे रडा रडा झालं बाप मेला का तुझा जेव्हा म्हणजे मार हा आम्ही हसत हसत खाऊ शेवटी शिक्षकांच्या आभाराचं भाषण करून खाली बसावं अशी काहीतरी आमच्या गुरुजनांची इच्छा असावी पुढे सवयीने अगदी न रडता मारबीर खाता यायला लागला आणि कोडगेपणा नावाचा एक अलौकिक दैवी गुण वाढलेला याच कोडगेपणाचा अमर्याद विकास झाला की त्यातूनच मग स्वतःच्या पोरांना अमेरिकेला पाठवून दुसऱ्यांच्या मुलांना शासकीय मराठीत शिका असा उपदेश करणारे पुढारी तयार होता कोडगेपणा हा तसा परलोकी कल्याण करणारा गुण आहे इंग्रजाच्या राज्यावर सूर्य न मावळण्याचे दिवस ते त्यामुळे स्वदेश स्वभाषा स्वधर्म याविषयी चुकूनही प्रेम उत्पन्न होऊ द्यायचं नाही याची शाळा खात भरपूर खबरदारी घेत असे भाषा या विषयाचं म्हणजे अगदी ठळक भेट केले होते गद्य आणि पद्य जे गद्य नाही ते पद्य जे पद्य नाही ते गद्य आणि या गद्य पद्याचे उतारे मला आता बहुधा तलाठ्यांच्याकडून काढून घेत असायचं जमिनीच्या क्षेत्रफळाच्या सात बाराच्या उतारे इतकेच ते निरस असायचे म्हणजे भाषा या विषयाची प्रेम उत्पन्न होण्याची शंका जरी उत्पन्न झाली ना काही की त्याच्यावर एक एक उतारा लागू पडा लेखन हे ह्रस्व दीर्घ अनुस्वार आणि विरामचिन्ह एवढ्याचा योग्य उपयोग करत आला म्हणजे झालं बा पद्य म्हणजे पाठ करायच्या मात्रेचे वळती उदाहरणार्थ आम्हाला कळतात बरं का प्रफुल्ल हो आणि सुपुष्प ठेले वगैरे आता प्रफुल्ल हो आणि सुपुष्प ठेले याच्यामध्ये फुलाविषयी काहीतरी आनंददायक बातमी आहे याचा पत्ता आम्हाला लावू देत एकदम मास्तर करायचे प्रफुल्ल आणि ठेले ठेले म्हणजे काय ठाकले ठेले ठाकले असे ते शब्द ठो ठो ठो करत आले की ते सुपुष्प म्हणजे कुठल्या तरी दरोडे फुलाचं फरशी विषय म्हणायला नाव आहे असंच आम्हाला वाटत होते ते पद्य तर गर्भगडीत होऊन पाठ करावं लागेल किंबहुना भीती पोटीच ते पाठ होईल पाठ्यपुस्तकामध्ये मुलांना आवडेल असा मजकूर शिरू द्यायचा नाही त्याची शाळा एक विलक्षण खबरदारी घेत मोरोपंत वामन पंडित वगैरे पद्य विभागातले मोठे मातबर अधिकारी होते काय विचार नका त्यामुळे तिथे अन्वय अर्थाच्या सरकार कमी पळून निघाले आता उदाहरणार्थ देवळामध्ये कीर्तन करायच्या तोंडी म्हणजे आधी खडी साखरेसाठी लागणारी आर्या वर्गात धडावून आली की काळे चिरायचा इतकी करू देवळात काय गंमत असायची हा हा हा तो कर्णाचं साथ असं त्या जमिनीत आहे काय अगदी तो कर्ण सांगतोय तिथे अजून आला बरं का रसचक्र उद्धरू दे श्रुतीशास्त्रज्ञा महारथा स्फुलजा साधून हाणती आईला पाहती अधृता युधव व्यथा कुलजा रामा रामा रामा रघोत्तमा रामा काय मजा आणि वर्गात अरे खरं सांग का जमिनीत रुतलेलं ते कर्णाचं ते चाक काढायची त्याची ती झडपट चाललेली पाहून माझं बाल मन आधी भरून येत ड्रायव्हर कसा काय असेल पण एक टायर बसली ते आधी पंक्चर होतो त्याचा चेहरा त्यातून का कोण जाणे उपस्तास नदीच्या पाण्यामध्ये सोडून दिलेल्या कर्णाविषयी मला लहानपणापासून विलक्षण प्रेम असायचं अर्जुन हा इसम जी फार रडीचा डाव खेळला असं माझं म्हणतो कर्णाने त्याला वाटते रथचक्र उद्धरू दे असं अर्जुनाला सांगितलं होतं म्हणजे गल्लीच्या गोटी बॅट मध्ये जसं टाइम प्लीज आणि तरी देखील आम्ही त्याच्यावर बाण मारला हे म्हणजे बॉलरला टाईम पीस घालून अंपायरला करंगडी वगैरे दाखवून बॅट्समननी जर रस्त्याच्या कडेला बसावं आणि इकडे विकेटपरनी लगेच विकेट सोडून आऊट हा अर्जुन देखील अगदी अर्जुन कृष्ण सुद्धा तिथे रॅडीचा चिकिका व अंपायर करतो त्यांनी केलं मला असं रॅडीचं नाव खेळणारा हा अर्जुन वगैरे कधी आवडलेच नाही आणि म्हणून शेवटी चोरांनी त्याला खिंडीत गाठून चोपला होता रडीचा डाव खडी म्हणतात का खोटा आहे का मी हे सगळं एकदा परीक्षेच्या पेपरात लिहिलं होत आमच्या मौलिक संशोधनाचं कौतुक सोडा पण त्या अर्जुनाला चोराने काय बदडला असेल डोपट मागतो मला बोलू कारण गप्प बसा संस्कृतीमध्ये शंका विचारणं हाच गुन्हा मी एकदा मास्तरना विचारलं होतं असं असं द्रौपदी होती द्रौपदी द्रौपदी ती द्रौपदी कपाळावरती कुंकवाचे पाच ठिपके होती मला सांगा या प्रश्नामध्ये मार आहे काय मी खाल्लंय पंत नावाच्या कवीने तुम्हाला सांगतो पहिली दुसरी पासून मॅट्रिक पर्यंत छळ मांडला कविता ती अन्वय अर्थाची रांग लावायची सवय व्हावी म्हणूनच करतात अशी माझी समजूत होती उन्हाळ कारटी जशी कधी ओळीनी चालत नाहीत ना तसे शब्द नेहमी क्यू मोडून इकडून तिकडे जातात आणि मग त्यांना कान पकडून आणून नीट रांगेत उभं करायचं न तरी शस्त्र करी मी गोष्टी सांगे न युक्तीच्या चार म्हणजे काय हे कळलं जरी आपल्याला तरी नाही मी शस्त्र करी न धरी चार युक्तीच्या गोष्टी सांगेन अशी त्या शब्दांची व्यवस्था करून मी म्हणजे मी शस्त्र हत्या तरी म्हणजे हातात असं करत करत प्रवास कवितेच्या वर्गामध्ये हा असा पंचनामा चाललेला असताना मला जे गाढ झोप लागायची नाही त्याच्या हाती तुम्हाला खरं सांगतो संगीत नाटकाला गेलो तरी लागत नाही मग कवितेमध्ये काही गण असायचे गण त्यांचा पत्ता लाव मग काय मंदा क्रांता ऐसे बोला जेथे मामा गागा आला मामा कुठे आला गागा कुठे सांडला हे सगळे शोधून काढा संधी आणि समासांचा गुंता सोडवा द्वंद्व द्विगु वगैरे भटजींची सोय बघा अहो काही वृत्तांच्या नावाचा आणि देशी औषधांच्या नावाचा माझा इतका धोका होत असेल की एकदा मी उपेंद्र वज्रा याच्याऐवजी दद्रू गज केसरी असं आता ते म्हणे काहीतरी गजकरणाचं मला होतं मास्तरांनी माझा लघुकान चांगला गुरु केला होता थोडक्यात म्हणजे काय की फणस सोलतात ना त्याची कविता सोलायची घरे फेकून द्यायची आणि बाकीचा भाग चावत बसायची असं कवितेचं शिक्षण आमचं चालत इंग्रजी दुसरीमध्ये आम्हाला गोळे मास्तर नावाचे एक मास्तर कविता शिकायची हे गोळे मास्तर होते ना ही सगळ्या कविता कळवण्यास अत्यंत दुःख होत असा चेहरा कोण शिकव त्यांनी फक्त गोपिकाबाईचा पुत्र शोक आणि म्हातारी उडता नाही तिचा राशी एक कविता दोन अतिशय तन्मय त्यांनी शिकवल्या आता अर्धवट झोपे आणि अर्धवट बेशुद्ध शाळाच ते अशा कणकेचा गोळा ठेवल्यासारखे येऊन खुर्चीत बसत आणि तासभर सर्व विद्यार्थ्यांना अगम्य अशा भाषेमध्ये बोलतात त्यांच्या तासाला ते आणि मुलंच काय पण फळा सुद्धा तुम्हाला समजा दोन पाय पुढे आणि अशा हात उशा जिवून आम्हाला कविता होती काय छान होती तुम्हाला म्हणतो खबरदार जर सास मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एव काय गोळे मास्तर शिकवायचे आहा खबरदार खबरदार सास जाल पुढे चिंधळ्या उड़ा विड आई आई ओ गोळे मात्रांच्या मुखातून ही दणकेबाज कविता ऐकताना तो मराठा बालवीर बहादर आपल्या नंग्या तलवारीने बुळबुळी झेंडी चिरत बसला असा आता कधीतरी त्या मृतप्राय अवस्थेतून आम्हाला जाग आलीच तर उगीच अत्यंत रडक्या स्वरामध्ये आम्हाला म्हणाला तू सांग तू सांग तू सांग असं पण निष्कारण आमची झोप मोड करायची अहो मराठी शाळेमध्ये दामले मास्तरनी निदान एकदा आमचा गणपती तेलंग आमच्या वर्गात होता त्या गणपती तेलंगनी पवन या शब्दाचा आता का कोणाला ठाऊक जाणवं असं दामणे मास्तरनी त्याच जानवं त्याच्या कानावर राहून त्या क्रियेचं सार्थक होईपर्यंत त्याला फोडून तरी चैतन्य असत पण शार्दूल विक्रीडीचा पासून ते पांडव दिडकी यांना हलाकीची परिस्थिती असलेल्या एका जातीपर्यंत कुठल्याही कवितेला गोळे मास्टरांच्या मी एकच राजा हंस माझा चालू होता मराठी पद्धती अशी अवस्था तर धडे या नावाने येणाऱ्या का गद्य अवताराने तर त्याच्याहून मैदान आणलेला होता आम्हाला प्राथमिक शाळेमध्ये धट्टी कट्टी गरिबी वलुळी पांगळी श्रीमंती या नावाची फसवणूक होती बरं त्या धट्ट्या कट्ट्या गरिबीचा भरपूर उपभोग घेणाऱ्या आम्हा कारकुनांच्या पोरांना लुळी पाणी तर लुळी पाणी तर श्रीमंती असते तरी कशी बघूया आणि पाण्याचा भयंकर मोठा मोह व्हायचा पण श्रीमंती आली की पाय जातात हे इतकं आम्हाला ठसून सांगायला की आमच्याकडे बरेच जण गरिबीच्या मागे लागले आणि श्रीमंतीसारखं घट्ट घट्ट जगात दुसरं काही नाही हे कळे कळेपर्यंत चांगले लुळे पंगले मराठी शाळा सुटून आम्ही इंग्लिश शाळेमध्ये गेल्यावर बोरवणकर नावाच्या मास्तरांनी आमच्या मराठीचा ताबा घेतला हे बोरवणकर मास्तर सदैव वैतरलेले असल्यामुळे मुलं त्यांना राखून द्या म्हणजे आता मास्तरांना ही नावं प्रथम कोण देतो हे म्हणजे मराठी ओव्यांची पहिली कवयत्री कोण हे सोडून आता सगळ्यांनाच बोरवणकर मास्तरांच्या इतकी अशी सकारण टोपण नावं नसतात आमच्या संस्थेच्या शास्त्रीभावांना नादिर शाह हे टोपण नाव त्यांनी संस्कृतमध्ये जी आमची कत्तल चालवलेली होती त्याच्यामुळे मिळाला असेल पण आम्हाला भूगोल शिकवणाऱ्या एका शिक्षकाला उगीच आठवा हिंद्री म्हणून ड्रॉइंग मास्टरना दोडका म्हणाला अशी त्यांची आकृती होती बरं पण इतिहासाच्या एका चांगल्या पन्नासशे पलीकडल्या शिक्षकांना शेंगदाण्या का म्हणत असत हा राखुंडा होता ना राखुंडा हा माझा सदैव डोक्यात राग घालल्यासारखाच वागायचो त्यांचं आणि हेडमास्टरांचं बरं नव्हतं मुलांच्या पुढे ते वय उघडं करायचं बरं का सर हेडमास्टरांचा उल्लेख दॅट्स वोर नेहमी ऑफ माइंड वगैरे आमच्या पुढे तर आपण त्याचं कोणाशीच पटत नसेल त्यामुळे ते वर्गात येण्यापूर्वी एकदा कोणीतरी बोर्डावर खालील शब्दांचे अर्थ लिहा लिहून राखुंड्या भडकू दुर्वास यशाप आणि खबी या सगळ्यांचा अर्थ बोरवणकर मास्टर बोरवणकर मास्तरने प्रत्येकाला स्वतंत्रपणाने पुढे घेऊन त्यांना सणसणीत हाणलं त्यांना म्हणजे आधी मराठी या शब्दाबद्दलच राग होता तो ते आम्हाला मराठी शिकणाऱ्या पोरांच्यावर करायचं पण शाळेतलं पोर बदडायला त्या पालकांची परवानगी लागत नव्हती धर के हा मी शाळेत असताना नाही एकूणच सगळ्या शाळा मास्तरांच्या खाते विभागांच्या बाबतीत काहीतरी गोंधळच झाला होता कारण इंग्लिशच्या मास्तरना त्यांना आम्ही थॉमस मुलजी म्हणू त्यांना मराठी कवितेची आवड संस्कृतच्या नादिर ड्रॉइंग चांगलं म्हणजे ते पुंडरीक म्हणजे असं चांगलं बोलला कमळ वगैरे काढायचं इतिहासाच्या मास्तरना भूगोल प्रिय भूगोलाच्या आठवे हेनरी गणित शिकवायला न मिळता भूगोलासारखा बिन शिकवणीचा विषय मिळाला म्हणून टाकवले गणिताचे मास्तर फिजिक्सच्या मास्तरांची अक्कल काढायचे व्यायाम आणि ड्रॉइंग शिकवायला मात्र एकच एकच आता तत्कालीन शाळा खात्याला व्यायाम आणि ड्रॉइंग याच्यात काय साम्य दिसत होतं कोण नाही सगळे एकच म्हणतो त्यांना तर आपल्या एक फाड फाड इंग्लिश बोलणारा इंग्रज सुद्धा जन्माला यायचा असं वाटतं ते मराठी शब्द सुद्धा अशा सफाईने आपल्या इंग्लिश वाक्यात दडपायचे की कधी पत्ता लागायचा नाही त्यांच्या उच्चारामध्ये आधी साहेब आईट असायची त्यांचं लहानपण त्या मनमाड वगैरेच्या रेल्वे कॉलेज गेल्यामुळे तिथे ते गार्ड इंजिन ड्रायव्हर वगैरे जे अँग्लो इंडियन लोक असतात त्यांचं इंग्लिश त्यांच्या कानावरून गेलेलं वर्गात आले एकदम boy and the change you to dry this थँड अँड असं म्हणून तांब्या आणि ते चित्र करायला लागले टॅम्बे आणि फुलपाट काय विचार संस्कृत नागरिकांचं आपलं बरं होतं बरं का वर्गात आल्याबरोबर डोक्याचा रुमाल काढून हे टेबला ठेवायचे आणि where where we last time असा या अनुष्कुबाच्या चालीवर विचारून पुढे संस्कृत इंग्लिश सुरू भूगोल हा विषय मी का शिकलो आणि माझ्या बालवयात नको त्या यातना का भोगल्याचे मला अजूनही कळलेलं नाही अहो भूगोल आणि इतिहास म्हणजे आयुष्याचे आठ दहा सोन्यासारखे वर्ष फुकट घालायचे लायकीचे विषय काय तसं मला वाटत तेच तेच तेच तेच तेच कितीदा शिकायचे कितीदा पृथ्वीच्या पोटा होती विश्ववृत्त नावाचा एक पट्टा आहे हे मी एकदा पहिली शिकलो दुसरी तिसरी सहावी आता आम्ही काय चोरायला निघालो होतो तो पट्टा आहे इतिहासाची इतिहासाचं तेच अहो शहाजीचा मलगा शिवाजी याने मावळे गोळा करून मोगलांचा काटा काढला आणि हिंदूंचे राज्य थापले एवढे एका वाक्यात दामले मस्करी सगळा मराठ्यांचा इतिहास गुंडाळून टाकलेला होता त्यानंतर त्याच्यामध्ये फालतू तपशिलातील आपली भर अहो मोगलाचा काटा काढला म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये शाहिस्त खानाच्या बोटापासून अब्दुल खानाच्या पोटापर्यंत सगळं आलं पण त्यानंतर इतिहासाला आमच्या बालपणाचा काटा काढायचा होता म्हणून मग तहाची कलमे सण <laughs> वंशावळ्या काय तुगलू वंश काय बहामणी काय मलिक अंबर काय चांद बिबी काय पुढल्या आयुष्यात ज्यांच्याकडे सोळा सुद्धा करावं लागलं नाही असल्या या महापुरुषांनी त्या रम्य बालपणाचे म्हणजे घालव घालवली आता हा शिवाजी नाटकात नाटकात काय मजा करून जायचं तुम्हाला सुद्धा वा वा इतिहासातला शिवाजी आणि नाटकातला शिवाजी याच्यामध्ये देवळातल्या आणि वर्गातल्या आर्य इतका फरक होता इतिहासातला शिवाजी का नाही फक्त सण ओकायला लावत आणि गॅदरिंग मधला शिवाजी म्हणजे काय मा बदौलत मनसुबा माय भवानीच्या आशीर्वादानं आणि वाय वडिलांच्या फुंडाणीनं हिंदू पद पाच शाही वगैरे म्हणायला लागला की ओरडून विचारायचं असं वाटे की शिवबा तुम्ही त्या इतिहासात जाण्याच्या आधी नाटकातच का नाही जीगत मराठीची तीच इंग्रजीची मला दोन मेड इन इंग्लंड गोष्टीविषयी विलक्षण प्रेम आहे एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरी म्हणजे त्यांची भाषा त्या भाषेची मजाच निघाली फक्त स्पेलिंग वगळून पण तेच गोकांडी बसलं आता भाषेचा आम्हाला कोणी स्वादच घेऊ दिला नाही धर शब्द की तोड स्पेलिंगच्या पाकळ्या आमच्या मी रोज हे गुलाब गुलाब काही नाही आर ओ एस सी बस काही काही शब्द लिहिताना त्यावेळेला मला ते स्पेलिंग चुकलं म्हणजे इम्पोजिशनची शिक्षा मिळत असे ना त्याची अजूनही आठवण डिसिप्लिन हा शब्द मी मोजून हजार वेळा लिहिलेला होता शिक्षा म्हणून अजूनही हा शब्द लिहिता आम्ही मोठ्याने म्हणतो डी आय तरी चुकलं I P L I E बरं का शिस्त नावाच्या त्याची शिस्तारी त्या शिक्षेमुळे माझ्या मनात बसलेली आहे ऑपोजिट हा देखील असाच माझ्या विरुद्ध गेलेला असतो केवळ धसक्याने मी एकदा वर्गात त्या शब्दाचं spelling O double P O S I T मास्तरांनी आमच्या विरुद्ध दिशेच्या ऑपोजिट सुदैवानी त्यावेळी कानावर भिजवाळी नव्हती धाकट्या भावाच्या मुंजीत त्याच्या कानावर गेली आम्हाला इंग्रजी शिकवणारे मास्तर होते ना ते मात्र ते ग्रंथी इंग्रजी शिकवायचे हो. त्यामुळे आधी ओम यज्ञेन यज्ञमाय देवा माझ्या चालीवर अगदी ज्या कॅन्टील वेळ वाटर ज्या पे के एम टबलिंग आफ्टर असं झालं की आम्हाला हो शांती शांती काही नाही विचारलं एक एक क्रियापद मास्तर म्हणजे काय एकदा गो गो गो गो है क्रिया पर घर गो go, when gone, going, is going, was going, will go, is gone, has gone, will be gone, having gone, have gone करत करत करत त्या गोला आमच्या मुखातून हाकलीत हाकलीत आमच्या तोंडाची गोमुख करून टाकली जी गोची ती कमची सगळ्या इंग्रजी क्रियापदांची त्यामुळे आम्हाला इंग्लिश करता आला कर्म आलं क्रियापद आलं फक्त इंग्लिश आलं नाही आणि ते गणित आणि त्याहूनही ते शिकवणारे भडगे मास्टर त्यांनी तर मला मॅट्रिक पर्यंत धारेवरती धरलेलं होतं धारेवर म्हणजे मला विषय यावा म्हणून नव्हे तर त्यांच्या जिभेची आता दगड दगड विद्वान ज्या खेळ कुठल्याही शब्दाने त्यांनी मला कधी हात मारली नाही किंबहुना माझ्या खऱ्याने हात मारली असती ना ती दुसऱ्याच कोणाला असं मला वाटलं एखाद्या एकांताच्या क्षणी म्हणजे मी एकटा असताना मी असा विचार करतो की हे इतकं गणित आपण शिकलोच कशाला हे इतकं गणित आम्ही शिकून आज तर अजिबात न शिकलेली भाजीवाली सतरा पैसे पाव किलो आणि एकोणचाळीस पैसे किलो म्हणजे दोन किलोचे झाले हा हिशोब माझ्या आधी या भूमितीने आमच्या जीवनातले असले कुठले त्रिकोण सोडवले सांगा साहेब हेड क्लार्क मी मी ही हिची आई बस कंडक्टर भांडपर पॅसेंजर पब्लिक हे त्रिकोण सुटले प्रेमाचे त्रिकोण वगैरे जीवनातील सॉलिड जॉमेट्री तर सोडूनच द्या त्रिकोणाच्या दोन बाजूची वेरी ही तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक भरते भरत असेल आम्ही कधी नाकारले असेल पण भाईसाहेब चौबाळांच्या मुलींची बेरीज ही मुलांच्या बर्जेपेक्षा जास्त भरते याची नाही भूमिती कोणी केली ती दोन समांतर रेषा एकमेकींना भेटत नाहीत नसतील भेटत असतो एकेकीचा स्वभाव दोन समांतर शेजारी भेटतात एकमेकाला परपेंडिक्युलर हॉरिझॉन्टल अशी त्या वल्लभभाई स्टेडियम वरती जे परदेशी मल्ल येतात त्यांची नावं असतात ना तसली नावं असलेल्या त्या उभ्या आडव्या रेगाणीचा मला पेचाच धरलं होतं मॅट्रिक नंतर हे लोक आमच्या आयुष्यात पुन्हा कधी आलेच नाही पण त्यावेळी जे काही छळायचं ते पार छळून घेतले कंपास पेटी या नावाचा केवळ हरवण्याचा गुणधर्म असलेला छत्रीसारखी दुसरी वस्तू ही माझ्या जीवनात मला अशी छळून गेली मी जितक्या कंपास पेट्या घेतल्या ना त्याच्या वर्तुळाची दोन्ही टोकं जुळवणारा एकही कंपास मला म्हणजे निघायचा बरोबर बरं वाटेत काय व्हायचं कोणाच्या म्हणजे आमच्या जॉमेट्रीचं कडबोळ फुटपट्टीवरती चौकोनाच्या चार बाजू असायच्या ना तिथे वरच्या बाजूची चार इंच अगदी बरोबर बाकी काही विचारू नका कुठला कोणाला भेटायला काय नाही अर्धांग झाल्या त्याच्या त्यामुळे मी सारी भूमिती ही इंच इंच लढवीत शिकवलं आहे या कंपासमध्ये एक डिव्हायडर नावाची असतो डिव्हायडर मला आणि माझ्या गणिताच्या शिक्षकांना एकमेकापासून डिव्हाइड करण्यापर्यंत त्या डिव्हायडरनी दुसरं काही डिव्हाइड केलं नाही फिजिक्स केमिस्ट्री या नावाचे आही माही मी शरीरशास्त्राविषयी सोपा आहे ऐकलं आणि त्या वर्गात जाऊन बसलो अहो तिथले मास्तर साक्षात एक हाडाचा सापळा घेऊनच वर्गात केला मी त्या विषयाची धास्तीच घेतली आणि विषयच तो खरं म्हणजे काही व्हायचं कारण नव्हतं कारण त्या मास्तरांच्या पेक्षा तो हाडाचा सापळा चांगला पिंडाने जरा आता माणसासारखा माणसाचा मुख्य आधार माकड हाड आहे हे काय आपल्याला कधी पटलं मज्जा यकृत लिहा मूत्रपिंड या संस्कृत भागेतल्या शिव्या आहेत अशी माझी म्हणजे त्रिकोण चौकोन वर्तुळ वगैरे कधीतरी भेटली हो पण फिजिक्स मधली मला फक्त म्हणजे कोणतो आर्किमिडीज या नावाचं कोणी संशोधक पाण्यात वस्तू बुडवल्यावर पाणी बाजूला सांच वगैरे असा कधी शोध लागला आणि युरेट का असं कधी ओरडला आणि न्हाणीभरातून उघडा बब्ब धाव सुटला वगैरे एवढंच फिजिक्स मधलं लक्षात येतं सगळं सांगतो मला त्या गोष्टीमध्ये काहीही स्वारस्य वाटले नाही उगीच आपली मोठ्यांची छोटी गोष्ट एक तर तो इतर अनेक लोकांच्या प्रमाणे बाथरूम मध्ये जाताना पंचा टावेल वगैरे न्यायला विसरला असेल आणि घरात कुणी नाही असं समजून न्हाणी घरातून तसा बाहेर आला आणि दांडीवर बघा अरे असं म्हणून ओरडला असं युरेका काय त्याचं कौतुक काय समोरच्या मुलांचा एकही गुण पाहायचा नाही कुठल्या तरी त्या पंचवाल्याचं कौतुक गुण पाहायचं नाही सोडून द्या अहो उमेद करायचे इतिहासाच्या आमच्या परशुराम मास्तरांची गोष्ट आहे बरं का हे बघा हाताशी चार घोडी चार रिकाम टिकली पोर समोर दोन तास मोंगल आणि आसपास एखादा बऱ्यापैकी किल्ला असता कुणीही घेतला <laughs> पण शिवाजीनी गड सर केला याचा त्रास आम्ही किती भोगायचा पण नाटकात तर मी शिवाजीचं काम करून बक्षीस मिळवलं होतं उत्तेजनार्थ दुसऱ्या दिवशी हे इतिहासाचे मास्तर मला अत्यंत खचरूटपणाने म्हणाले अहो गो ब्राह्मण प्रतिपालक उठा सांगा सातव्या हिंद्रीने काय केले आठव्या हिंद्रीला जन्म दिला मी छत्रपतींचं गांभीर्य चेहऱ्यावर ठेवूनच उत्तर दिलं गॅदरिंग मधल्या नाटकात तो झिरो टो भवानी तलवार वगैरे काहीच काही उचललेला नव्हता तोपर्यंत असं काय पाटील हे पाटला हाड महाराजांच्या खोबाडीत आहे पाटील कशाला चान्स सोडतोय आणि जी कचकवली म्हणता हे जनार्थ बघतील खेळ नावाचा एक बालजीवनात आधार असतो असं माणसात पण ड्रिल मास्टर नावाच्या शत्रूंनी तो सुद्धा उद्ध्वस्त केला अहो उजवीकडून काहीही पाहण्यासारखं जात असलं ना की नेमके बाय निघा म्हणजे तिकडून ती सरकस शिवरात बँड वाजवत मिळून गेली किंवा दैने निघा कशाला निघा दरम्यान निघा कदम खोल अशा क्रूर शब्दातून या हिंदी भाषेची पहिला परिचय आल्यामुळे मी तुझ्या भाषेची धासून घेते हो, म्हणून उद्या सगळ्या राष्ट्राची भाषा झाल्यानंतर ज्यावेळेला डावीकडे पाहिजे त्यावेळी त्याने निघा असं काय तर शाळेतल्या क्रीडांगणावरती इमारतीच्या काचा फुटतात म्हणून आम्हाला दांडू खेळायला बनली क्रिकेट परवडायचं नाही क्लासिक फुटबॉल हा किती स्वस्त खेळ पण पोरांनी पायाने लाथा मारून त्या चेंडूतली हवा घालवली म्हणून हेडमास्टरांनी तो कपाटात घालून ठेवला आता सगळेच काय असे काय नव्हते काही भले शिक्षक असायचे पण मंगळाच्या मुलीसारखे ते आम्हाला लाभत नसे ते शाळा सोडून जायचे दुसऱ्या वर्गावर जायचे आणि ज्यांनी जावं असं वाटायचं ना ते मात्र दगडावरच्या शेवाळासारख्या मी चिकटून बसले त्यांच्याशी संबंध आला की कपाल मोक्ष आता कधी कधी आमच्याही बाजूने काही चूक आगळीक वगैरे व्हायची पण चुकीच्या मानाने शिक्षा वगैरे म्हणजे अमर्याद असे आता आमच्या वर्गातल्या हणमू वित्तो व्हिक्टोरिया राणी ही आठव्या हिंद्रीची बायको असं म्हणून काय जरा गफलत केली होती पण म्हणून काय त्याचा पेपर वर्गात वाचून दाखवायचा वास्तविक समाजाला नवा इतिहास घडवणारे लोक अनु खऱ्याने आपला थोडासा नवा इतिहास घडवायचा प्रयत्न केला तर म्हणून वर्गात पेपर वाचून दाखवले असा वर्गात पेपर वाचून दाखवण्यामध्ये त्या मास्टरनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातल्या गुप्ततेचा करार मोडला पेपर हा प्रेमपत्र याचा गुप्त हा प्रेमपत्र हे कितीही आम्ही गो हो वगैरे जरी असलं तरी त्याचं जाहीर वाचन नेहमीच भाषा पितो त्या प्रेमपत्रा पेपर हे मास्तरांची आणि पोरांची ती खाजगी भानगड आहे तिचा बोभाटा मार्कणी करावा हवा तपशील उघडा करणं हे दुष्टपणा पण जाहीर बदनामीमध्ये आनंद मानणारा सद्गुण ही शाळेचा पेपर वाचणाऱ्यानंतर जाहीर पेपर छापणाऱ्यांचाच नंतर पाय चार लाख याच्या त्याच्या खात्यावर जायचं आमच्या एखादा त्रिकोण काही अंशांनी युक्लिड साव्याच्याच अंगावर आपल्या भुज्या उंचावून जायचा एखाद्या ठोकऱ्याचं चित्र ते ठोकळ्या पलीकडल्या ड्रॉइंग मास्टर सारखं दिसायचं एखाद्या संस्थेचा प्रत्यय हा जरा शास्त्रीवान जर आम्हाला निराळा यायचा म्हणून त्या त्याची जाहीर नाही अशा वेळी शाळा नामक तुरुंगाच्या भिंती सगळ्याच्या आकाशाला लागत कुठल्या सगळ्या गोष्टीत म्हणे सिंहाच्या गुहेत आत शिरलेल्या जनावरांच्या खुराचे ठसे दिसत पण बाहेर येणाऱ्यांचे दिसत नसत म्हणतात ना तसं शाळेत शिरताना उत्साही असलेलं आमचं बाल्य अकरा वर्षानंतर बाहेर येताना जळून राख होऊन बाहेर पडलेलं असेल अरे एवढ्याने जणू काही यथेच तुडवून झालं नाही म्हणून पंक्तीचे पाहुणे आपले हौस भागून घ्यायचे मुलांना जेवताना अभ्यास विचारणारा बाप पाहुणा अगर कोणीही असो त्याला काका मामाशी लढणारा अर्जुनाचं स्मरण करून शत्रू मानलं पाहिजे असं माझं मत पंगत ठीक आहे समाज सोडवायची जागा आहे पानपतच्या पराजयाची कारणं सांगायची ही जागा आहे जरी ह्याच्याचमुळे पानपतचा पराभव झाला असला का तरी असं एका पाहुण्याने मला विचारलं काय रे नेपोलियनचा जन्म केव्हा झाला त्याची आई बाळून झाल्यावर ही पोळी बरोबर पाहुण्याचाही तुकडा मोडून टाक तेव्हापासून आमच्या घरी पंक्तीला पाहुणा येणार असला तर मला आधी जेवण वाढून पण हा तिथला नैमित्तिक खेळ गेलो असा तर शाळेतला नित्यछळ चालूच होता शाळेत काय चालायचं नाही असलं काही हो आमच्या वर्गामध्ये शामू तळेकर म्हणून होता बरं का तो वर्गात बसल्यापासून सदैव असा सुशुमनावस्थेत असायचा आपल्या हालाची सुरूच आहे एकदा भूगोलाच्या तासाला मास्तरने काय झालं हे गमो मसाल्याची बेट कुठली हा लगेच दसून बेडेकर आणि कुबर मास्तरांनी त्याला धरून कुबर कुबर कुबरला वास्तव पुढल्या आयुष्यामध्ये त्याला हीच माहिती जास्त उपयोग पडली असते बरं पण जास्तीत जास्त निरुपयोगी माहिती ज्याला पाच तो मुलगा हुशार अशीच म्हणजे आमच्याकडे समजत होती आताही वाढदिवसांच्या चॉकलेटांची गणित आल्यापासून काय झालं मला काय माहिती नाही आहे हल्ली इतिहासाच्या तासाला मावळी नृत्य आणि गणिताच्या तसाला काळकाम वेग करणाऱ्या मजुरांची लोकगीतं वगैरे शिकवतात असं ऐकलंय मी पण आमच्याकडे आमचे मास्तर मात्र एकच नाच करत होते थैमान काय <laughs> काय अकरा वर्ष चाललेल्या निरुपयोगी उद्योगामध्ये सगळं बाळपण पायाखालच्या चटके देणाऱ्या वाळूसारखं सरकलं हाताला चित्तून राहायच्या लायकी म्हणजे एक म्हणजे एक काही कड लागला नाही अहो सगळा हिंदुस्थानचा आणि जगाचा भूगोल पाठ कर करून कर करून सुद्धा तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेऱ्याला कसं जायचं हे आम्हाला माहिती नाही इतकं इंग्लिश शीख शीख शिकलो बरं का तरखडकर आणि कोण नेल्सन आणि माती दगड सगळे कोळून प्यालो पण या इंग्लिश वाक्याचं भाषांतर करा म्हणून आमच्या हिच्या हातच्या थालीपीठाची सर कशा कशाला येत नाही उद्या आमच्या थोरलीला बघायला येणार आहे हे इंग्लिश म्हणून साहेबाला सांगता येत आणि एकदा तर खरं सांगतो की आमच्या काशीनाथ नाडकर्णींनी सर्व पित्री आमाशेला त्याला रजा पाहिजे टुमॉरो बिंग ऑल फादर्स नाही पण त्याने इंग्लिश काय यायचं याचं सुद्धा नव्हतं म्हणजे आयत्या वेळी उपयोगी पडणारं हाती काहीही लागलं नाही हाती लागला फक्त मार आणि म्हणून ज्या बालपणाला ज्या कोणी महाभागाने विद्यार्थी दशा असं म्हटलेलं आहे ना खरोखर ती दशा बरोबर शब्द वापरलेला आणि म्हणूनच रेडिओवरती ना मी वाटतेल ती गाणी ऐकू शकतो हो तेवढी हिंमत आहे आपली पण बाळपणीचा काळ सुखाचा सुरू झालं झालं की आमचा रेडिओ बांध